रामकृष्ण गोविंद आता या स्कंद दुसरा अध्याय तिसऱ्याच्या सुरुवातीला म्हटलेला आहे पहिल्याच श्लोकात परीक्षिता तू मला जे विचारले होतेस की मृत्यू समयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे त्याचं उत्तर मी तुला दिलं ओके आता कोणाचा जप करावा किंवा कोणाची उपासना करावी उपासना आणि जो असा एरवी तुम्ही फरक करा पण इथे त्याचा अर्थ एकच आहे कोणाचा जप करावा ब्रह्मवर्चस कामस्तु यजेत ब्रह्मणस्पती इंद्रमिंद्रिय कामस्तु प्रजाकाम प्रजापती दुसरा श्लोक ब्रह्मतेजाची इच्छा असणाऱ्याने ब्रह्मदेवाची इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी यज्ञ करावा प्रजापतीला आहुती द्यावी मंत्र म्हणावे जेणेकरून संतान प्राप्ती होईल असे इथं म्हटलेलं आहे प्रजाकाम प्रजापती प्रजापतीची उपासना करावी आता मी हा एक उदाहरणार्थ श्लोक घेतला बरं का पुढे पण म्हटलेलं आहे ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गा देवीची तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची धन पाहिजे असेल त्याने वसूची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने आदितीची स्वर्ग कामना असणाऱ्याने पुत्रांची राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वदेवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे उदाहरण झाली मी फक्त चार श्लोकापर्यंत म्हटलं असे नऊ श्लोकापर्यंत कशासाठी कुठल्या देवतेची उपासना करायची हे सांगितलेलं आहे आता संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी असं म्हटलेलं आहे बरोबर आहे आता संतानाची देवता प्रजापती या प्रजापतीला आहुती देऊन मंत्र म्हणायचा आणि त्याचा जप करायचा मग तो मंत्र कोणता मी विचारलं विचारलं जाणकारांना जे द्वारकेला भागवत लिखाण घेऊन आलेले होते तिथे आपण दशमस्कंद स्वाहाकार केला त्यावेळेला जे प्रशांत जोशी आलेले होते वेद पठन करण्यात निष्णात आहेत निष्णात आहेत त्यांना मी विचारलं त्यांनी मला हा संतान प्राप्तीसाठी प्रजापती देवाची यज्ञ करून उपासना करायची आहुती देऊन तो मंत्र म्हणून दाखवला पण तो मंत्र मला म्हणता येणार नाही प्रत्येकाचे आहे का उदाहरणार्थ अन्नधान्याच्या इच्छेसाठी आदितीची असं म्हटलेलं आहे पुष्टी पुष्टी म्हणजे माहितीये ना तुष्टी पुष्टीची इच्छा असेल त्याने पृथ्वीची प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी लोकमातर याची सौंदर्यासाठी गंधर्वांची पत्नीच्या प्राप्तीसाठी अप्सरा उर्वशीची प्रार्थना करावी उत्तम पत्नी हवी असेल तर त्यासाठी अप्सरा उर्वशीची प्रार्थना करावी या प्रत्येकासाठी अपार संपत्ती हवी आहे वरुणाची प्रार्थना करावी या प्रत्येकासाठी वेदांमध्ये वेगळे मंत्र आहेत ते मंत्र म्हणून हवन करण्यासाठी विधी आहे परंतु यज्ञानाम जपयज्ञोस्मी मध्ये म्हटल्याप्रमाणे हे द्रव्य साधन यज्ञ यज्ञकुंड मंत्र मंत्रोच्चार यामध्ये जर न्यूनता राहिली तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे मला त्याने मंत्र म्हणून दाखवले बर का सगळे त्यापैकी एकही मंत्र मी काही तुम्हाला म्हणून दाखवू शकत नाही पण आहे मला हे एवढं जरी समजलं की या या इच्छेच्या प्राप्तीसाठी या देवतेची उपासना करण्याचे मंत्र जप करण्याचे मंत्र वेदांमध्ये आहेत त्याची फलश्रुती त्याप्रमाणे होते परंतु ते म्हणणारे लोक आता नाहीत मग काय करावं तर त्याने मला एक सोपा मार्ग सांगितला उदाहरणार्थ उदाहरणार्थ संतान प्राप्तीसाठी देवता आहे प्रजापती ते म्हणाले ओम प्रजापतये न महा बस एवढं म्हणावं ओम प्रजापतये न महा ओम अग्नये न महा ओम रुद्राय न महा वीरतेसाठी देवता रुद्र आहे आता देवता रुद्र आहे नुसतं मग ओम रुद्रायन महा न म्हणता रुद्र म्हणावं रुद्र आहे वैदिक आहे ते म्हणावं नंतर आणि कुठला बरं असे जे मंत्र आहेत ओम वरुणायन महा अपार संपत्ती हवी आहे ओम वरुणायन महा ओम वरुणाय महा ओम वरुणाय महा करावा जप अशा पद्धतीने अशा पद्धतीने पहिल्या नऊ श्लोकात सांगितलेलं आहे की ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञ पुरुषाची अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकरांची ओम त्र्यंबकम यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव शंकरांची आता ही वास्तविक मोक्ष मिळण्यासाठीची आहे पण शंकरांना प्रसन्न करण्यासाठी म्हणावं असं अशा प्रत्येक प्रार्थना आहेत प्रत्येकाची फलप्राप्ती वेगळी पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे आता हे ठीक आहे सामान्य माणसाला समोर ठेवून शुकाचार्यांनी हा उपदेश केला या देवता सांगितल्या कशासाठी कुठल्या देवतेचा जप करावा उपासना करावी ते सांगितलं परंतु ते सांगितल्यानंतर माझ्या दृष्टीने दुसरा स्कंध तिसरा अध्याय याची परिणिती एका श्लोकात सारांश सांगितलेला आहे काय सांगितलेलं आहे आणि अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम आणि हे सगळं जरी असलं तरी आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामनारहित असो किंवा सर्व कामनाने युक्त असो किंवा मुमुक्षू असो त्याने तीव्र भक्तियोगाने योगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे या सर्व देवतांची प्रार्थना उपासना जप करावा पण शहाण्या माणसानी शहाण्या माणसानी भगवंतांची उपासना करावी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो माहिती आहे तुम्हाला आपल्याला सगळं माहिती असतं परंतु ते आचरणात यायला कठीण होतं एक शिक्षक होते खूप लांब त्यांना दररोज पंधरा वीस किलोमीटर प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी जायला लागायचं साधारण त्यांची इच्छा त्यांना हवी होती बदली मग बदलीसाठी ते ज्या संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते त्या संस्थेच्या अध्यक्षांच्याकडे ते गेले बदलीसाठी विनंती करायला तिथे गेल्यानंतर त्यांना समजलं की ते अध्यक्ष त्यांचं आसन स्थिर नसल्यामुळं आपल्या सुरक्षिततेसाठी ते गेले ते आमदारांच्याकडं लोकल आमदार मग ते म्हणाले चला आपण पण संस्था अध्यक्षांच्याकडे जाण्याच्याऐवजी आमदारांच्याकडेच जावं ते गेले आमदारांकडे शिक्षक आमदारांच्याकडे गेल्यानंतर त्यांना समजलं की आमदार गेलेत हे त्या जिल्हा कार्याप्रमुख कोण असतो ना जिल्ह्याचा अध्यक्ष त्या पक्षाचा त्याच्याकडे गेले तो म्हणाला आपण तिथं जाऊ मग तो जिल्हाध्यक्ष त्या पक्षाचा गेल्यानंतर समजलं तो गेला आता मंत्र्यांकडे आपलं आसन स्थिर ठेवण्यासाठी मग तो गेला मंत्र्यांकडे शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षण मंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर त्याला समजलं शिक्षण मंत्र्यांचंच काम बदलणार होते अशी बावटळ होती वदंता होती म्हणून शिक्षण मंत्री गेले ते मुख्यमंत्र्यांच्याकडे मग ते शिक्षक गेले मुख्यमंत्र्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना समजलं त्यांचंच आसन डळमळीत होतं म्हणून ते गेले ते पंतप्रधानांच्याकडं पंतप्रधानांच्याकडे गेल्यानंतर तो म्हणाला आपणही पंतप्रधानांच्याकडे जावं तो पंतप्रधानांच्याकडे गेला पंतप्रधानांच्याकडे गेल्यानंतर त्याला असं समजलं शिक्षकांना की पंतप्रधानांच्या विरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा ठराव आलेला असल्यामुळं ते गेले तिरुपती बालाजीला आता मला सांगा तो शिक्षक म्हणाला मग मी स्वतः तिरुपती बालाजीलाच का जाऊ नये जर सगळे शेवटी तिथे जातात तर मी का जाऊ नये आणि हे काम कुणाचं आहे सांगा मला सांगा तुम्हाला डेअरी काढायची आहे तर तुम्ही डेअरीच्या मंत्रालयाकडे गेलात तर तुम्हाला लायसन्स मिळेल पण तुम्हाला बँकेचं कर्ज त्या शिक्ष मंत्र्याकडून मिळणार नाही त्यासाठी अर्थमंत्र्यांच्याकडे जायला लागेल पण असे सगळे खात्याचे दरवाजे ठोठावण्यापेक्षा त्याची जर मुख्यमंत्र्यांच्याकडे ओळख असेल तर सर्व विभागाची कामं मुख्यमंत्र्यांकडून होतात तस मला प्रजापतीची शंकरांची अप्सरेची आणि कुणाची उपासना करण्याऐवजी मी जर भगवंतांचीच उपासना केली आणि विष्णू सहस्रनाम म्हटलं त्याचा सतत जप केला तर माझं काम होणार नाही का रामकृष्ण गोविंद